श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सव्वीसावा श्री भूषंड म्हणाले मी स्वतःच या सांगितलेल्या क्रमाने प्राणामध्ये चित्त स्थिर करून निर्मल आत्म्यामध्ये चित्ताची विश्रांती चांगल्या रीतीविधीने संपादन केली हे महामुने या दृष्टीचा आश्रय करून मी अगदी स्थिर झालो आहे मेरूहूनही मी अचल आहे एक निमेषभरही मी स्वस्थानापासून ढळत नाही आत्म्याच्या ठिकाणी प्राप्त झालेली ही समाधी मी जात असताना उभा असताना जागताना निजलो असताना स्वप्नात कधीच ढळत नाही जगाच्या चंचल इष्टानिष्ट लक्षण स्थितीमध्ये मी विक्षेपरहित आहे मी अंतर्मुख आहे मी स्वच्छंदाने स्वरूपाने आत्म्यामध्ये राहतो प्रवह या नावाच्या ज्योतिषचक्राधार वायूचाही निरोध होईल महानद्यांच्या जलाचा प्रवाहही अडवून धरता येईल पण या समापानापासून ढळविणारा एकही विरुद्ध विषय मला दिसत नाही हे महातपस्वीन प्राणापानांच्या चिंतनाने व परमात्म्याच्या दर्शनाने मी आता ते शोकरहित आद्यपद झालो आहे हे ब्रह्मण महाप्रलयापर्यंत भूतांचे उन्मज्जन पाहात बुद्धीला धैर्ययुक्त करून मी अद्यापी जिवंत राहिलो आहे मी केव्हाही भूतकालातील गोष्टींचे स्मरण करत नाही व भविष्यकालच्या गोष्टींचे चिंतन करत बसत नाही तर नित्य वर्तमान स्वभाव साक्षी दृष्टीचा मनाने आश्रय करून राहतो यदृच्छेने जशी कार्य प्राप्त होतील त्याप्रमाणे त्यात त्यांच्या फळांच्या येसणेचा म्हणजे इच्छेचा त्याग करून निराभिमानत्वामुळे सुषुप्तीसारख्या बुद्धीने केवळ परिनिष्ठित होतो इष्ट व अनिष्ट या भावनांनी युक्त असलेली जी भावाभावमय चिंता ती त्याज्य आहे असा निश्चय करून मी चिरकाल सर्वशोकरहित होऊन राहतो प्राण व अपान यांच्या संधीतील जे प्रकाशमय ब्रह्म त्याचे उत्तम प्रकारे अनुस्मरण करत मी स्वतः आत्म्यामध्ये संतुष्ट होतो व सर्व पीडारहित होऊन दीर्घकाळ जिवंत आहे हे मला आज प्राप्त झाले व ती सुंदर वस्तू मला लवकरच प्राप्त होईल ही चिंता मला नाही त्यामुळे मी दीर्घकाल सर्व दुःख शून्य होऊन स्थित आहे हे साधू मी केव्हाही व कोठेही थोडी सुद्धा आपली स्तुती करत नाही किंवा दुसऱ्याची निंदा करत नाही त्यामुळे मी या शुभदशेस प्राप्त झालो आहे माझे मन शुभप्राप्ती झाली असता संतुष्ट होत नाही व अशुभ प्राप्ती झाली म्हणून खिन्न होत नाही तर ते नेहमी सम असते त्यामुळे मी या शुभ जीवनास प्राप्त झालो आहे सर्व द्वैताला मिथ्या समजणे एतद्रूप परमत्यागाचा आश्रय करून मी जीवितादी सर्वांचाच सर्वदा त्याग केला आहे त्यामुळे मी या शुभ जीविताचा अनुभव घेत आहे हे मुने माझे मन सर्व चापल्यरहित सर्व शोकरहित सर्वत स्वस्थ आत्मस्थ समाहित व शांत झाले आहे यामुळे मी निरुपद्रव होऊन जिवंत आहे लाकूड सुंदर स्त्री पर्वत गवत अग्नी बर्फ व आकाश या सर्वांना मी सर्वत्र सम पाहतो त्यामुळे मी सुखाने पूर्ण होऊन राहिलो आहे आज मला काय मिळाले व उद्या काय मिळेल या हा चिंताज्वर मला नाही तेव्हा त्यामुळे मी अनामय राहिलो आहे जरा मरणादी दुःखे प्राप्त झाली असता मी भीत नाही व राज्यलाभादी सुखे प्राप्त झाली तरी संतुष्ट होत नाही त्यामुळे सर्व प्रकार उपद्रवरहित होऊन मी स्थित आहे हे ब्रह्मन हा बंधू आहे हा शत्रू आहे हा माझा आहे व हा दुसऱ्याचा आहे असे मी म्हणत नाही त्यामुळे मी निरुपद्रव राहतो अनेक वस्तुरूपाने भासणारे हे सर्व आदि अंतरहित निरुपद्रव ब्रह्मच आहे हा माझा आत्मा ही चित्तच आहे असे मी जाणतो त्यामुळे मी निरुपद्रव राहत आहे मी वस्तूंचा स्वीकार करतो उभा राहतो खाली बसतो उच्छ्वास सोडतो निसतो पण मी देह आहे असे केव्हाही म्हणत नाही त्यामुळे मी चिरंजीव आहे हे सर्व संसारातील कार्यजात ते मिथ्या आहे असे मी जाणतो व सुषुप्तावस्थेत असल्याप्रमाणे निर्विकार राहिलो आहे त्यामुळे मी अनामय आहे मला यथाकाल प्राप्त झालेल्या अर्थाला व अनर्थाला शरीरातील दोन हातांप्रमाणे मी समान समजतो त्यामुळे नाश पावत नाही निस्थिर शक्तीने व स्निग्ध आणि मुग्ध सुदृष्टीने सर्वत्र सरळ आत्मतत्व पाहतो त्यामुळे माझा नाश होत नाही अहंकार रूपी मळ धुवून टाकलेल्या माझी या नखशिकांत शरीरावर ममता नाही त्यामुळे मी दीर्घ जीविताचा अनुभव घेत आहे मी जे करतो व जे भोगतो त्याच्याविषयीचा अभिमान सोडून शरीराने ते ते जरी करत असलो तरी माझे मन नैष्कर्म्याचा म्हणजे अकर्तृ भो अभोक्तृत्वाच भावाचा स्वीकार करते त्यामुळे मी चिरकाल आनंदाने जगत आहे हे म्हणे जेव्हा जेव्हा मी काही जाणतो तेव्हा तेव्हा माझी बुद्धी नम्रपणा सोडत नाही त्यामुळे मी सुखाने चिरकाल जगतो मी दुसऱ्याचा पराभव करण्यास समर्थ असूनही तो करत नाही मला पीडा दिली तरी मी दुःखी होत नाही मी दरिद्री असलो तरी कशाचीही इच्छा यात करत नाही यामुळे मी सुखात राहतो हे शरीर चेतनप्राय आहे असे जरी भासत असले तरी मी त्यातील केवळ चिदात्म्यासच वाहणार आहे तसेच चिदात्मात सर्व भूतांमध्ये समभावनेने स्थित असल्यामुळे सर्व भूतस्थ आत्मा होऊन भूत समुदायाला मी आपल्या शरीराप्रमाणे पाहणार आहे त्यामुळे मी दीर्घकाल आनंदाने जिवंत राहतो मी सर्वदा एकाग्रचित्त होऊन आशापाशांनी प्रेरित झालेल्या चित्तवृत्तीला हृदयात प्रवेशच करू देत नाही त्यामुळे मी चिरंजीव आहे मी बाह्यदृष्टी विषयांमध्ये निजलेला असा होऊन जगाचे मिथ्यात्व पाहतो पण अंतरंगात जागा राहून आत्म्याचे सत्यत्व हातातील बेलफळाप्रमाणे प्रत्यक्ष पाहतो त्यामुळे मी चिरंजीव आहे जीर्ण झालेल्या फुटलेल्या शिथिलावयव झालेल्या कृश झालेल्या क्षुब्ध होऊन हालचाल करणाऱ्या चूर्ण झालेल्या आणि क्षय पावलेल्या सर्व वस्तूंना मी नव्या वस्तूंप्रमाणे पाहतो त्यामुळेच निरुपद्रव होऊन जिवंत राहतो आपत्तीमध्ये मी पर्वताप्रमाणे धीर असतो व संपत्तीच्या प्राप्तीच्या वेळी मी जगन्मित्र होतो चित्ताधिकांची वृद्धी झाली किंवा त्यांचा क्षय झाला तरी माझीच वृद्धी झाली व मी क्षीण झालो असा मी अभिनिवेश धरत नाही सुखी जीवाला पाहून मी सुखी होतो व दुःखी जीवाला पाहून मी दुःखी होतो मी सर्वांचा प्रिय आहे त्यामुळे निरुपद्रव दीर्घ जीविताचा मी अनुभव घेतो मी हे शरीर नाही <coughs> दुसरा कोणी माझा नाही मी दुसऱ्या कोणाचा नाही अशा भावनेने माझे चित्त भावित झाले आहे त्यामुळे मी निरुपद्रव आहे मी जगत आहे मी आकाश आहे मी देश व काल यांचे क्रम आहे मीच क्रिया आहे अशी माझी बुद्धी आहे त्यामुळे मी दीर्घकाल जिवंत राहतो घटचित आहे पटचित आहे आकाशचित आहे वंचित आहे कटकचित आहे याप्रमाणे सर्व काही चित आहे असा माझा भाव आहे त्यामुळे मी अनामय जिवंत राहतो हे मुनिश्रेष्ठा याप्रमाणे हा मी त्रैलोक्य कमलातील एका क्षुद्र आळी प्रमाणे असलेल्या भुषुंड नावाचा चिरंजीव काक आहे हे मी तुला सांगितले उत्पत्त्यादी भावविकाराने विचित्र स्वरूपाचे झालेले पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन नाश पावणारे व त्यामुळेच आकुल होऊन परिभ्रमण करणारे आणि साक्षी दृश्य बुद्ध्याधिकांचा विषय होणारे जे चंचल त्रिभुवन त्याला विच्छान दशेत व ब्रह्मार्णवातील तरंगाप्रमाणे पाहणारा व समाधी दशेत विलीन करणारा असा मी चिरकाल स्थित आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे षड्विशः सर्ग श्रीराम